श्रीराम समर्थ पंचिका दुसरी समास दुसरा मतखंडन ज्ञान म्हणजे आत्मज्ञान त्यालाच अध्यात्मविद्या असे नाव आहे ज्ञानाच्या बाबतीत विविध मतांचे अवडंबर उपयोगाचे नाही अध्यात्मविद्या हीच खरी एकमेव विद्या होय इतर विद्या केवळ परंपरा टिकवणाऱ्या आहेत त्यांनीही मोक्षच सांगितला असला तरी त्यांचे ते सांगणे अर्थवादात्मक म्हणजे पक्ष गौरवासाठी असते तू मोठा पुण्यवान आहेस तुझ्यासारखे कोणी नाही अशा प्रकारे जिव्हेने स्तुती करणे म्हणजे अर्थवाद होय आता एकूण विद्या किती आहेत त्यांच्या फलश्रुती काय आहेत ते थोडक्यात यथामती स्पष्ट करून सांगतो ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद हे मुख्य चार वेद आहेत शिक्षा म्हणजे उच्चारशास्त्र कल्प म्हणजे यज्ञक्रियाविधीशास्त्र व्याकरण छंदशास्त्र निरुक्त म्हणजे व्युत्पत्तीशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र अशी भिन्न भिन्न सहा शास्त्रे आहेत आता वेदांची उपांगे ऐक न्याय मीमांसा म्हणजे वैदिक कर्मकांडांचे समर्थन करणारे शास्त्र पुराणे धर्मशास्त्र अशी चार उपांगे आहेत या सर्व मिळून चौदा विद्या आहेत त्यातच सांख्यशास्त्र पातंजल म्हणजे योगशास्त्र इत्यादी समाविष्ट होतात उपांगामध्ये परस्पर विरोधी मते मांडली जातात जिला अध्यात्मविद्या म्हणतात ती मीमांसा या उपांगाच्या पोटात समाविष्ट होते वैशेषिक मत हे न्यायाच्या पोटी समाविष्ट आहे पुराण या उपांगामध्ये सर्व पुराणांचा समुदाय अंतर्भूत होतो धर्मशास्त्रामध्ये अनेक धर्मशास्त्रपर ग्रंथांची दाटी झाली आहे धर्मशास्त्रामध्ये सांख्य पातंजल म्हणजे योगशास्त्र पाशुपत म्हणजे शैवग्रंथ रामायण महाभारत हे वैष्णव ग्रंथ या इतक्या ग्रंथांचा समावेश होतो आता उपांगांच्या ठिकाणी काही जण मोक्षाचे प्रतिपादन करतात पण ती मते एक सिद्धांत नसल्याने त्यांना अर्थवाद समजावे वैशेषिकांच्या म्हणण्यानुसार आत्मा देहेंद्रियातीत असून विभू म्हणजे सर्व व्यापक आणि नवगुण मिश्रित असतो बुद्धीस सहा प्रमाणे आहेत आणि साक्षात्कार म्हणजे वृत्तीसहित नवगुणांचा निशेष साथ नाश होणे होय त्यालाच वैशेषिक मोक्ष असे म्हणतात प्रमेयादी सोळा पदार्थ तसेच बारा वर्ग यांच्या ज्ञानाने नाश होतो यांचा ज्ञानाने नाश होतो श्रवण मनन निदिद्यास यांच्या सहाय्याने मिथ्या ज्ञानाची म्हणजे विपरीत कल्पनांची निवृत्ती होते आणि शरीर इत्यादी एकवीस भेद आहेत त्यांचा आत्यंतिक नाश होणे हाच न्यायशास्त्राच्या दृष्टीने मोक्ष होय इतर तार्किक असे सांगतात की काम्य कर्मे निषिद्ध कर्मे वर्ज करून नित्य विहित कर्माचे ज्ञान निरपेक्ष अशा कर्तृकत्वाचे ज्ञान न बाळगता अनुष्ठान केले तर पुढे काही करायला उरत नाही मुमुक्षूला क्रियमान कर्माची बाधा होत नाही हाच त्याचा मोक्ष होय वैदिक धर्माप्रमाणे विहित कर्माचे आचरण करून आत्मज्ञान व कर्माचरण यांच्या समुच्चयातून देहेद्रियांचे भोगाने समूळ नष्ट करून मोक्ष प्राप्त होतो असा पूर्वमीमांसकांचा युक्तिवाद आहे तो समजून घ्यावा आत्मा जड व चेतन उभयरूप असून ज्ञान आणि कर्म यांच्या समुच्चयाने दुःखाचा नाश होतो आणि नित्य शाश्वत अशा सुखाची प्राप्ती होते त्याला भट्टमतानुयायी मीमांसक मोक्ष म्हणतात प्रकृती पुरुष याच्यातील भेद विचारपूर्वक समजून घेऊन त्यातील मुख्य पुरुषाचे म्हणजे सत्व पुरुषाचे ज्ञान करून घेतल्यानंतर भोगाकडे प्रवृत्ती होत नाही त्रिविध दुःखांचा नाश होतो परंतु उपास्य आणि उपासक यात द्वैत मानणे हेच खरे श्रेय होय अभेद किंवा अद्वैत नव्हे हा सांख्यशास्त्रातील मोक्ष होय प्रकृती म्हणजे काय पुरुष म्हणजे काय या दोहोतील भेद जाणून घेणे आणि कडक वैराग्य पाळणे यम नियम प्राणायाम इत्यादी अष्टांग योगाचे आचरण आणि असंप्रज्ञात समाधी म्हणजे निर्विकल्प समाधी संकल्प इत्यादी वृत्तींचा निरोध यांना धर्मयज्ञ किंवा धर्ममेध म्हटले जाते यालाच पातंजल योगशास्त्रात मोक्ष असे म्हटले आहे ब्रह्म आणि जीव यांचा संबंध द्वैत आणि अद्वैत असा उभयात्मक आहे कार्याचा कारणामध्ये लय होत जातो ज्ञान आणि कर्म या दोहोंच्या सहाय्याने सर्व भेद नष्ट होणे हा त्रिदंडी संन्यास पंथाच्या मते मोक्ष होय त्रिदंडी संन्यास मार्गातील दुसरे लोक असे मानतात की साधकाला परमेश्वराची प्राप्ती होणे हाच मोक्ष होय समुद्र ज्याप्रमाणे लाटासहित असतो अथवा लाटा नसलेल्या अवस्थेतही असतो त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूप विकल्पयुक्त असते तसे विकल्प रहितही असते स्वरूपामध्ये जाणवत असलेले विकार कर्म ज्ञान यांच्या मार्गाने नाहीसे होणे हाच मोक्ष होय असे काही लोक मानतात पाशुपद पुराणात शैव धर्माचे आचरण करावे आणि त्या योगे देहांतानंतर शिवलोकाची प्राप्ती व्हावी हाच मोक्ष सांगितला आहे तर विषयक पुराणांमध्ये वैष्णव धर्माच्या आचरणाने विष्णू लोकाला जाणे याला मोक्ष असे म्हटले आहे हिरण्यगर्भाचे म्हणजे ब्रह्मदेवाचे उपासक मोक्षासाठी पंचाग्नी साधन करतात आणि त्याद्वारे अर्चुरादी मार्गाने गीतेत आठवा अध्यायात अर्चुरादी व धूमरादी असे दोन मार्ग सांगितले आहेत त्यापैकी पहिले हिरण्यगर्भा म्हणजे ब्रह्मदेवामध्ये एक रूप होऊन जाणे यास मोक्ष मानतात अथवा शक्तीची विविध प्रकारे उपासना करून म्हणजे त्यामध्ये मद्यपान क्रीडा नशा इत्यादींचा अवलंब करून शेवटी भ्रांतिरूप अज्ञान नष्ट झाल्यानंतर तल्लीन होण्याने मोक्ष मिळतो हा शाक्तपंथीयांचा मोक्ष होय हाताने केस उपटावेत ते करत असताना यत्किंचितही दुःख मानू नये याला सर्व पाखंडी लोक मोक्ष असे म्हणतात पाखंडी म्हणजे वेदावर विश्वास न ठेवणारे जैन बौद्ध इत्यादी लोक जैनांमध्ये भिक्षू डोक्यावरचे केस हाताने उपटून टाकतात पण हा विधी म्हणजे मोक्ष असे ते म्हणतात हे मत चुकीचे आहे याप्रमाणे मोक्ष कल्पनेसंबंधी विविध प्रकारचे वाद आहेत ती सर्व मते कळणे शक्य नाही थोडक्यात हे समजून घ्यावे की जितके म्हणून देव आहेत तितके त्यांचे भक्तही असतात आणि त्या देवतेच्या आवडीप्रमाणे ते क्रिया करत असतात त्यामुळे त्यांच्या मनाला जे जे आवडते म्हणजे इष्ट वाटतो त्यांचा मोक्ष होय अनेक शास्त्रग्रंथातून या मोक्षाचे स्वरूप वर्णन करून सांगितले आहे ते विद्वान लोकांना पटणारे असले आणि ते त्यांचे प्रतिपादन खूप रसाळ जरी असले तरी त्या प्रतिपादनाने तृप्ती कशी होईल सद्गुरूंच्या मुखातून वेदांताचे श्रवण करून प्रत्येगात्मा म्हणजे देहातील आत्मतत्व आणि ब्रह्म यातील अभेद ओळखणे आणि अज्ञानाचा नाश करणे या ज्ञानाला अध्यात्मविद्या असे म्हणतात मुळात बंधन जर सत्य असेल तरच मोक्ष ही सत्य असेल या बाबतीत निरनिराळ्या मतांची आवश्यकताच काय हृदयामध्ये कृपेचे मूर्त रूप सद्गुरू स्वामींचे वास्तव्य असेल तर बाकीच्या व्युत्पत्तीची म्हणजे पांडित्याची गरज लागत नाही की शास्त्रज्ञानाची भरताडही कामाची नाही अंधार दाटून राहिला असेल त्यावेळी अनेक दिवे लावण्याचा खटाटोप करावाच लागतो पण अशा प्रसंगी प्रत्यक्ष सूर्यच घरात येऊन राहिला तर कसे होईल तसे शास्त्रे पांडित्य यांची प्रत्यक्ष सद्गुरूच हृदयात वस्तीला आलेले असताना काय आवश्यकता आहे सगळे शास्त्र बारकाईने अभ्यासण्यासाठी आवश्यक असणारे एवढे दीर्घ आयुष्य कोणाला असते तेव्हा सद्गुरूंच्या कृपाप्रसादानेच हवे ते ज्ञान मिळते तेव्हा त्या व्यतिरिक्त अन्य साधनांची गरज नाही इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे मतखंडन प्रकारे द्वितीय समासः श्रीराम समर्थ